ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय एकतीसावा मनुष्य योनी प्राप्त झालेल्या जीवाच्या गतीचे वर्णन श्री भगवान म्हणाले जीव मनुष्य शरीरात जन्म घेण्यासाठी भगवंताच्या प्रेरणेने आपल्या पूर्वकर्मानुसार पुरुषाच्या वीर्यकणाच्या आश्रयाने स्त्रीच्या उदरात प्रवेश करतो तेथे वीर्यकण एका रात्रीत स्त्रीच्या रजामध्ये मिसळून एकरूप बनतो पाच रात्रीत बुडबुड्यासारखा होतो दहा दिवसात बोरासारखा थोडासा कठीण होतो आणि त्यानंतर मांसपेशी किंवा अंडज प्राण्यांमधील अंड्याच्या रूपाने त्याचे रूपांतर होते एक महिन्यात त्याला डोके उत्पन्न होते दोन महिन्यात हात पाय इत्यादी अवयव तयार होतात आणि तीन महिन्यात नखे रोम हाडे चामडे उत्सर्जक इंद्रिय तसेच अन्य छिद्रे उत्पन्न होतात चार महिन्यात त्यात मांसाधी सात धातू उत्पन्न होतात पाचव्या महिन्यात तहान भूक लागू लागते आणि सहाव्या महिन्यात पापुद्र्याने लपेटला जाऊन तो उजव्या कुशीत फिरू लागतो त्यावेळी मातेने खाल्लेल्या अन्न पाणी इत्यादींपासून त्याच्या शरीरातील सर्व धातू पुष्ट होऊ लागतात आणि तो क्रमी कीटकाने उत्पत्ती स्थान असलेल्या निकृष्ट मलमूत्राच्या खड्ड्यात पडून राहतो तो कोमल असतो म्हणून जेव्हा तेथील भूक लागलेली किडे त्याच्या अंग प्रत्यंगाला टोचे मारू लागतात तेव्हा अत्यंत क्लेश होऊन तो क्षणोक्षणी मूर्छित होतो मातेने खाल्लेल्या कडवट तिखट गरम खारट कोरडी आंबट इत्यादी उग्र पदार्थांच्या स्पर्शाने त्याच्या सर्व शरीराला पीडा होऊ लागते तो जीव मातेच्या गर्भाशयात पापुद्र्याने झाकलेला आणि आतड्याने वेढलेला असतो त्याचे डोके पोटाकडे आणि पाठ व मान गोलाकार झालेली असते पिंजऱ्यात बंद असलेल्या पक्षाप्रमाणे तो पराधीन आणि अवयवांची हालचाल करण्यास असमर्थ असतो यावेळी अदृष्टामुळे त्याला स्मरणशक्ती प्राप्त होते तेव्हा आपली शेकडो जन्मातील कर्मे आठवून तो बेचैन होतो श्वास कोंडलेल्या अवस्थेत त्याला कसली शांती मिळणार सातवा महिना सुरू झाल्यानंतर त्याच्यात ज्ञानशक्तीचा उगम होतो परंतु प्रसूती वायूच्या हालचालीमुळे तो त्या पोटात उत्पन्न झालेल्या विष्ठेतील किड्याप्रमाणे एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाही तेव्हा सात धातूमय स्थूल शरीराने बांधलेला तो देह व आत्मा यांना वेगवेगळेपणाने जाणणारा भयभीत होऊन दिनवाणीने कृपायाचना करीत हात जोडून ज्याने त्याला मातेच्या गर्भामध्ये टाकले त्या प्रभूची स्तुती करतो जीव म्हणतो मी मोठा अधम आहे भगवंतानी मला जी ही गती दाखवली ती योग्यच आहे ती आपल्याला शरण आलेल्या या नश्वर जगताचे रक्षण करण्यासाठीच अनेक प्रकारची रूपे धारण करतात म्हणून मी सुद्धा भूतलावर वावरणाऱ्या त्यांच्या निर्भय चरणांना शरण आलो आहे जो या मातेच्या उदरात देह इंद्रिय आणि अंतकरण रूप मायेचा आश्रय घेऊन पुण्य पापरूप कर्माने आच्छादित राहिल्या कारणाने बद्ध असल्यासारखा वाटतो तोच मी आपल्या संतप्त हृदयामध्ये स्फुरित होणाऱ्याच्या विशुद्ध अविकारी आणि अखंड बोधस्वरूप परमात्म्याला नमस्कार करतो जो शरीरापासून वेगळा असूनही पंचभूतात्मक शरीराने बद्ध दिसतो आणि म्हणून इंद्रिये गुण शब्दादी विषयाने अहंकार रूप असा जाणवतो तोच मी या शरीरादी आवरणाने ज्याचा महिमा कुंठित झाला नाही अशा प्रकृती आणि पुरुषाच्या श्रेष्ठ नियंता असणाऱ्या सर्वज्ञाच्या परमपुरुषाला वंदन करतो त्याच्याच मायेने आपल्या स्वस्वरूपाची स्मृती नाहीशी झाल्याकारणाने अनेक प्रकारच्या सत्वादी गुण आणि कर्माच्या बंधनाने युक्त अशा संसार मार्गावर निरनिराळे कष्ट झेलित जो जीव भटकत राहतो त्याला त्या परमपुरुष परमात्मेच्या कृपेविना आणखी कोणत्या मार्गाने आपल्या स्वरूपाचे ज्ञान होऊ शकेल बरे मला जे हे त्रिकाल ज्ञान झाले आहे ते सुद्धा त्यांच्याशिवाय आणखी कोणी दिले बरे कारण स्थावर जंगम सर्व प्राण्याच्या अंतर्यामी तेच अंशरूपाने आहेत म्हणून कर्मजनित जीवरूप धारण करणारे आम्ही त्रिविध तापांच्या शांतीसाठी त्यांचेच भजन करीत आहोत हा देहधारी जीव दुसऱ्या देहाच्या पोटातील मलमूत्र आणि रक्ताच्या कुंडात पडलेला आहे त्या देहातील जठराग्नीने याचे शरीर पोळत आहे त्यातून बाहेर पडण्याची इच्छा करणारा हा आपले महिने मोजित आहे भगवान आता या दीन जीवाला येथून आपण केव्हा बाहेर काढणार स्वामी आपण फार दयाळ आहात आपल्यासारख्या उदार प्रभूनेच या दहा महिन्यांच्या जीवाला असे उत्कृष्ट ज्ञान दिले आहे दिनबंधू या आपण केलेल्या उपकारानेच आपण प्रसन्न व्हा कारण कोणीही आपल्याला हात जोडण्याखेरीज दुसऱ्या कशाने या उपकाराची परतफेड करू शकेल संसारातील हे पशु पक्षी इत्यादी अन्य जीव तर आपल्या मूढ बुद्धीनुसार आपल्या शरीराला होणाऱ्या सुखदुःखांचाच अनुभव घेतात परंतु मी तर आपल्या कृपेने शमदमादी साधनसंपन्न शरीराने युक्त आहे म्हणून आपण दिलेल्या विवेकी बुद्धीने पुराण पुरुषाचा आपल्या शरीराच्या आत बाहेर अहंकारयुक्त आत्म्याप्रमाणे प्रत्यक्ष अनुभव घेत आहे भगवन अत्यंत दुःखाने भरलेल्या या गर्भाशयात मी मोठ्या कष्टानेच राहत आहे तरीसुद्धा यातून बाहेर निघून संसार रूप अंधाऱ्या विहिरीत पडण्याची माझी इच्छा नाही कारण इथे जाणाऱ्या जीवाला आपली माया वेढून टाकते ज्यामुळे त्याच्या शरीरात अहमबुद्धी निर्माण होते आणि परिणामत त्याला पुन्हा या संसार चक्रातच पडावे लागते म्हणून मी व्याकुळता टाकून देऊन हृदयामध्ये भगवान श्री विष्णूंचे चरण स्थापन करून आपल्या बुद्धीच्या साह्याने स्वतःचा अगदी लवकरच या संसारातून उद्धार करून घेईन ज्यामुळे मला अनेक प्रकारच्या दोषांनी युक्त असे हे संसार दुःख पुन्हा प्राप्त न होवो कपिलदेव म्हणाले तो दहा महिन्यांचा जीव गर्भातच जेव्हा अशा प्रकारे विवेक संपन्न होऊन भगवंताची स्तुती करतो तेव्हा त्या अधोमुख बालकाला प्रसूतीचे कारण वायू तात्काळ बाहेर येण्यासाठी ढकलून देतो त्याच्या ताबडतोब ढकलल्याने ते बालक अत्यंत व्याकुळ होऊन खाली डोके करून मोठ्या कष्टाने बाहेर येते त्यावेळी त्याची श्वासाची गती थांबते आणि त्याची पूर्वस्मृती नष्ट होते मातेच्या रक्त आणि मूत्रात जमिनीवर पडलेले ते बालक विष्टेतील किड्याप्रमाणे तडफडते त्याचे गर्भवासाच्या वेळचे सर्व ज्ञान नष्ट होते आणि ते देहाभिमान रूप अज्ञान तशा प्राप्त होऊन वारंवार जोरजोराने रडू लागते नंतर जे लोक त्याचा मनोदय समजू शकत नाहीत त्यांच्याद्वारा त्याचे पालनपोषण होते अशा अवस्थेत त्याला जी प्रतिकूलता प्राप्त होते तिचा निषेध करण्याची शक्ती सुद्धा त्याच्यात असत नाही जेव्हा त्या शिशु अवस्थेतील जीवाला मळकट बागेवर झोपवले जाते जेथे ढेकून इत्यादी श्वदज जीव चिकटलेले असतात तेव्हा त्या शरीराला खाजवणे उठून बसणे किंवा कुशी बदलण्याचेही सामर्थ्य नसल्याने फार कष्ट होतात त्याची त्वचा अतिशय कोमल असते त्याला डास चिलटे आणि ढेकून असे चावतात की जसे मोठे किडे लहान किड्याला चावतात अशा वेळी त्याचे गर्भावस्थेतील सर्व ज्ञान नाहीशी होते आणि ते रडण्याखेरीज दुसरे काहीच करू शकत नाही अशा प्रकारे कुमार आणि पौगंड अवस्थेतील दुःख भोगून ते बालक युवा अवस्थेमध्ये पोहोचते यावेळी त्याला इच्छित भोग मिळाले नाहीत तर अज्ञानाने ते कृत होऊन शोकाकुलही होते देहाबरोबरच अभिमान आणि क्रोध वाढल्याकारणाने कामाच्या अधीन झालेला तो जीव आपलाच नाश करण्यासाठी दुसऱ्या कामी पुरुषाशी वैर करतो खोटी बुद्धी धारण करणारा तो अज्ञानी जीव पंचमहाभूतांनी तयार केलेल्या या देहात चुकीच्या समजुतीने नेहमी मी आणि माझे असा अभिमान धरू लागतो जे शरीर याला वृद्धावस्था इत्यादी अनेक प्रकारचे कष्ट देते तसेच अविद्या आणि कर्म यांनी बद्ध झाले असल्याकारणाने याचा कधी पिच्छा सोडत नाही त्याच्याचसाठी हा निरनिराळे कर्मे करीत राहतो ज्याच्या बंधनामुळे याला वारंवार संसार चक्रात पडावे लागते सन्मार्गाने चालणाऱ्या या जीवाची एखाद्या जिव्हा आणि उपस्थ इंद्रियाच्या भोगात रममान झालेल्या विषयी पुरुषाशी गाठ पडली आणि हाई त्यात आस्था ठेवून त्याचे अनुकरण करू लागला तर पहिल्याप्रमाणे तो पुन्हा नारकी योनीमध्ये पडतो ज्यांच्या संगतीमुळे सत्य अंतर्बाह्य पवित्रता दया वाणीचा संयम बुद्धी धनसंपत्ती लज्जा यश क्षमा मन आणि इंद्रियांचा संयम ऐश्वर इत्यादी सर्व सद्गुण नष्ट होतात म्हणून त्या अत्यंत शोचनीय स्त्रियांच्या हातातील बाहुले बनलेल्या अशांत मूर्ख आणि आत्मघात करणाऱ्या असत्पुरुषांची संगत कधीसुद्धा करू नये कारण या जीवाला जसे स्त्री आणि स्त्रियांच्या संगतीत राहणाऱ्याशी संगत केल्याने मोह आणि बंधन प्राप्त होते तसे अन्य कोणाचीही संगत केल्याने होत नाही एकदा आपली कन्या सरस्वतीला पाहून ब्रह्मदेव सुद्धा तिच्या लावण्यावर मोहित झाला आणि ती हरणी होऊन पळत असताना तिच्या मागे निर्लज्जपणे हरिण होऊन पळू लागला त्याच ब्रह्मदेवाने मरीची इत्यादी प्रजापतीची तसेच मरीची इत्यादींची कश्यप आदी आणि कश्यप आदींची देव मनुष्यादी प्राण्यांची सृष्टी निर्माण केली म्हणून यापैकी एकमेव ऋषीप्रवर नारायण सोडून असा कोणता पुरुष आहे की ज्याची बुद्धी स्त्रीरूपी मायेने मोहित होत नाही अहो माझ्या या स्त्रीरूपी मायेचे सामर्थ्य तर पहा जी आपल्या नेत्रकटाक्षाने मोठमोठ्या दिग्विजयी वीरांना सुद्धा पायदळी तुडवते जो पुरुष योगाच्या उच्च पदावर आरूढ बघू इच्छितो किंवा ज्याला माझ्या सेवेच्या प्रभावाने आत्मा अनात्माचा विवेक उत्पन्न झाला आहे त्याने स्त्रियांचा संग करू नये कारण स्त्रियांना अशा पुरुषासाठी नरकाचे उघडलेले दार म्हटले जाते भगवंतांनी रचलेली ही स्त्रीरूपिणी माया जेव्हा हळूहळू कोणत्याही निमित्ताने जवळ येते तेव्हा तिला गवताने झाकलेल्या विहिरीप्रमाणे आपला मृत्यूच समजले पाहिजे स्त्रीमध्ये आसक्त राहिल्या कारणाने तसेच अंतसमयी स्त्रीचेच चिंतन राहिल्याने जीवाला स्त्री योनी प्राप्त होते अशा प्रकारे स्त्री योनीला प्राप्त झालेला जीव पुरुष रूपात असलेल्या माझ्या मायेला धन पुत्र घर इत्यादी देणारा आपला पती मानतो अशा रीतीने जसे शिकाऱ्याचे गाणे हरिणाच्या नाशाला कारणीभूत होते त्याचप्रमाणे स्त्रीने त्या पुत्र पती गृह इत्यादींना विधात्याने आपल्यासाठी निश्चित केलेला मृत्यूच समजावा जीवाचा उपाधी असणाऱ्या लिंगदेहाने जीव एका लोकातून दुसऱ्या लोकात जातो आणि आपल्या प्रारब्ध कर्मांना भोगीत निरंतर दुसऱ्या देहाच्या प्राप्तीसाठी दुसरी कर्मे करीत राहतो जीवाचे भूत इंद्रिये मनरूप लिंग शरीर मोक्षापर्यंत त्याच्या समूहेत राहते तसेच कार्यरूप स्थूल शरीर त्याच्या भोगाचे अधिष्ठान आहे या दोघांनी एकमेकाशी संघटित होऊन कार्य न करणे हाच प्राण्याचा मृत्यू आहे आणि दोघांनी बरोबर प्रकट होणे या दोघांनी एकमेकाशी संघटित होऊन कार्य न करणे हाच प्राण्याचा मृत्यू आहे आणि दोघांनी बरोबर प्रकट होणे यालाच जन्म असे म्हणतात पदार्थांच्या उपलब्धीचे स्थान असणाऱ्या या स्थूल शरीरात जेव्हा ते ग्रहण करण्याची योग्यता राहत नाही ते त्याचे मरण होय आणि हे स्थूल शरीर म्हणजेच मी आहे अशा अभिमानाने त्याला पाहणे हाच त्याचा जन्म होय एखाद्या दोषामुळे जेव्हा डोळ्यामध्ये रूप इत्यादी पाहण्याची योग्यता असत नाही तेव्हा त्यात राहणारे चक्षु इंद्रिय सुद्धा रूप पाहण्यास असमर्थ होते आणि जेव्हा डोळे आणि त्यात राहणारे इंद्रिय दोघेही रूप पाहण्यास असमर्थ होतात तेव्हा या दोघांचा साक्षी असलेला जीव यामध्ये सुद्धा ती योग्यता राहत नाही म्हणून मुमुक्ष पुरुषाला मरणाची भीती दिनता किंवा मोह असता कामा नाही त्याने जीवाचे स्वरूप जाणून धैर्यपूर्वक निसंग भावाने येथील व्यवहार करावेत तसेच या मायामय संसारात योग वैराग्याने युक्त असणारी सम्यक ज्ञानमय बुद्धीने शरीर ही ठेव समजून त्याच्याबद्दल अनासक्त राहून व्यवहार करावा या ठिकाणी एकतीसावा अध्याय समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण मस्तू